सरकार बघे बा त्यांचं राहायला सुरुवात झालेली आहे लोकांनी शांतपणा ऐकावा अशी माझी इच्छा आहे कुणी गडबड केली तर मी ऐकून येणार नाही लोकांनी बाहेर जावं पण सगळ्याला कार्यक्रम झालाच पाहिजे अशी माझी इच्छा आहे अक्रमांचा राहण्यावर विचार करावा असं मला वाटतं ना मी मुद्दाम दिली तर आले आणि कार्यक्रम रस्त्यात झालेला